श्री आदिशक्ती तुळजा भवानी तुम्ही कधी साल्हेर त्या उत्तुंग कराल दुर्गावर एखादी रात्र काढली आहे काय सालेर हा महाराष्ट्रातला सगळ्यात उंच असा दुर्ग आहे पाच हजार फुटाच्या पेक्षा वरची जी काही शिखरं आहेत एकूण तीन शिखरं आहेत समुद्रसपाटीपासून पाच हजार फुटाच्या वर उंची असलेली त्यातलं कळसूबाई सगळ्यात उंच शिखर आहे त्याची उंची पाच हजार चारशे फूट आहे दुसरा आहे सालेर त्याची उंची पाच हजार एकशे पन्नास फूट आहे आणि तिसऱ्या डोंगराचं नाव हे केवळ मराठी मंडळीच देऊ शकशी शकतील असं ते नाव आहे त्याचं नाव आहे घनचक्कर डोंगर अशी तीन शिखरे आहेत त्यातला सालेर हा एक विलक्षण दुर्ग आहे विलक्षण अशासाठी आहे की त्याच्यावर जायच्या ज्या वाटा आहेत त्या पायऱ्या आहेत त्याला जिने आहेत ते सगळे कातळात कोरलेले आहेत बांधलेले नाही आहेत महाराष्ट्रात कोरीव काम भरपूर आहे सह्याद्रीचा अंतर्याम हा किती मृदू आहे आणि बाहेरून तो किती कठोर दिसतो याची कल्पना आपण जर का एखाद्या लेणीत गेलो तर आपल्याला येऊ शकेल मग त्याच्यात कारलं आहे त्याच्यात भाजं आहे कान्हेरी आहे जुन्नर हा भाग आहे हा सगळा कोरून काढलेला आहे जुन्नरच्या होती अनेक लेणी आहेत किंबहुना शिवनेरी हा जो किल्ला आहे या ज्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला परंतु शिवाजी महाराजांच्या ताब्यात हा किल्ला कधीही नव्हता अशा शिवनेरी किल्ल्याच्या पोटात देवळं आहेत एक लेणी आहेत आणि ती दोन हजार वर्षांपूर्वी कोरलेली लेणी आहे साल्हेरला रात्र काढले की तिथला वारा तुम्हाला झोपून देत नाही तिथनं दिसणारं जे आधांतरी झुलणारं तारांगण आहे ते तुमच्यावर वर्ण खाली पडतंय की काय असं वाटायला लागतं एरवी आपल्याला कधीही न दिसणारे अनेक लक्षावधी तारे हे आपल्याला त्यावेळेला दिसायला लागतात आणि नेहमीचे तारेसुद्धा ओळखताना पंचायत व्हायला लागते ते साल्हेरची गंमत अशी आहे की साल्हेरला दोन पावलं कोरलेली आहेत आणि एक आख्यायिका अशी की परशुरामाने तिथून बाण मारला आणि अपरांत निर्माण केला अपरांत म्हणजे कोकण निर्माण केलं त्यामुळं साल्हेरचा उत्तरेकडचा एक डोंगर आहे त्या डोंगराला एक असं छिद्र पडलेलं आहे नेढ म्हणतात ते नेढं आहे तुम्ही पुण्याला कधी आलात तर लोहगडच्या तिथं एक लेणं आहे नेढ तिथं आहे त्या ह्याच्यात ही त्या साल्हेरची गंमत आहे शिवाजी महाराजांच्या कागदपत्रात साल्हेरचे उल्लेख आहेत साल्हेरच्या परिसरात अनेक लढाया झालेल्या आहेत शिवाजीराजांचा एक मित्र अतिशय जवळचा मित्र लहानपणापासून असलेला त्याचं नाव सूर्यराव काकडे हा त्या साल्लेरच्या लढाईत पडलेला आहे तिथे साल्लेरच्या पायथ्याशी त्यामुळं साल्लेरहून दिसणारं जे दृश्य आहे समोर मांगी आणि तुंगी नावाची शिखरं आहेत तिथं एक किल्ला आहे खरं म्हणजे दोन किल्ले आहेत तिथं त्या रांगेत एकाचं नाव आहे तांबोळ्या आणि दुसऱ्याचं नाव आहे ना ह वा उर्फ रतनगड महाराष्ट्रात रतनगड आणि भैरवगड नावाचे अनेक किल्ले आहेत त्यातला रतनगड उर्फ नाहवा याचा उल्लेख स्वतः शिवाजीराजांनी एका पत्रात केलेला आहे व्यंकोजीराजांना पाठवलेल्या एका पत्रात शिवाजीराजांनी नाहवा म्हणजे सामान्य दुर्ग नव्हे असं म्हटलेलं आहे ते इतका तो उत्तुंगन बलाढ्याचा किल्ला उत्तरेतल्या महाराष्ट्राच्या उत्तरेत खरं म्हणजे त्याच्याही पलीकडं काही किल्ले आहेत ते आपल्याकडे नव्हते पण महाराष्ट्रात आहे कुणी अक्राणी महाल या नावाचा किल्ला आहे छोटे छोटे किल्ले आहेत पण अक्राणी नावाचा डोंगरी किल्ला आहे त्या अक्राणीच्या परिसरात इथं काही आदिवासींनी इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलं म्हणून इंग्रजांनी त्यांना गोळ्या घातल्या तिथं त्यांचे अवशेष तिथं आहेत अजून त्या महाराष्ट्रात कानात कोपऱ्यात डोंगर दऱ्यात कडे कपारीत नद्या नाल्यात इतिहास भरलेला आहे फक्त तो जाणून घ्यायची आवश्यकता ही आपल्याकडे असते मांगे तुंगे तांबोळ्या रतनगड ही जी रांग आहे त्याला म्हणायचं शैलबारी रांग त्याच्या खाली जी डोंगराची आडवी रान गेलेली आहे त्याला म्हणायचं डौलबारी रान या डौलबारी रांगेत आहेत सालधेर सालोटा मुल्हेर मोरा हरगड असे किल्ले त्या रांगेत आहेत आणि त्याच्या खाली जी रांग पसरलेली आहे ती तर फारच विलक्षण आहे त्याचं नाव आहे अजंटा सातमाळा रान आणि त्याच्यावर अनेक किल्ले आहेत एकाच माळेवर अनेक किल्ले आहेत शेजारी शेजारी किल्ले आहेत शेजारी किल्ले बांधावे लागतात शेजाऱ्यांना जपावं लागतं मग आपल्याही शेजाऱ्यांना जपत असतो आपण तसं नको त्या शेजाऱ्यांनीही जपतात लोक आपले त्याची उदाहरणं आपल्याला दिसत आहेत आता परंतु आजच्याला अहिवंत वणी आहे मार्कंड्या म्हणून डोंगर आहे रवळा आणि जवळा किल्ले पलीकडं कणेरा म्हणून एक किल्ला आहे धोडप आहे कंचना आहे राजधेर आहे कोळधेर आहे इंद्राई आहे चांदवड आहे पुढे गेलं तर अंकाई टंकाई आहे तलतम आहे वेताळवाडीचा किल्ला आहे ओळीनं किल्ले आहेत सर तुम्ही शेजारचा डोंगर फोर्टिफाय केला नाही तर आपला डोंगर व्हल्नरेबल होतो किल्ला हे शिवाजी यांना उमगलेलं एखादा माणूस दुर्ग बांधणीच्या कलेत किती पारंगत असेल याचं उत्तर शिवाजी महाराजांचं नाव काढून इंग्रजांनी दिलेलं आहे फ्रेंचांनी दिलेलं आहे he has mastered the art of fortification असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे सह्याद्रीचा उपयोग हा शिवाजीराजांनी कसा करून घेतला हीच तर सगळी कहाणी येते तो काही त्यांनी सुरुवात केली नाही ही जी वॉरफेअर आहे या वॉरफेअरची सुरुवात आधीच झालेली आहे ती वॉरफेअर शहाजीराजांनी वापरलेली आहे दक्षिणेत असलेला निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यांनी ती वापरलेली आहे किंबहुना मलिक अंबर हा एक फार मोठा माणूस होऊन गेला माझ्याकडे एक फ्रेंच बाई आली होती नावही सांगतो तिचं नाव एलायना द लातू ती म्हणाली मला मलिक अंबरवर पिक्चर काढायचा आहे म्हटले एकदम हा मलिक अंबर हापशी माणूस आहे सिद्धी तुला एकदम हा कुठं मिळाला मलिक अंबर कुठं मिळाला ते म्हणाले मी इथिओपियातल्या मुसलमान लोकांच्यावर काम करत होते आणि तिथं मला असं कळलं की इथले अनेक लोक सतराव्या शतकात सोळाव्या शतकात ते भारतात आले आणि भारतात अतिशय मोक्याच्या ठिकाणी हे लोक जाऊन बसले नोकऱ्या तिथं केल्या आणि हा निजामशाही चालवली या माणसाने हा वजीर होता इथला मला त्याच्यावर पिक्चर काढायचा आहे पण माझ्याकडे मटेरियल नाही आहे काय तिला एक मी पुस्तक दिलं झेरॉक्स कॉपी दिली त्याला काही मिळत नव्हतं नाही ते पुस्तक दिल्याच्यानंतर तिथे रोज फोन आणि सारखे मेसेजेस यायला लागले कारण त्याच्यात तारखा होत्या त्या हिजरीमधल्या होत्या त्या तिला इसवी सणात कन्वर्ट करून पाहिजे होते म्हटलं अगं हे जर का सगळं द्यायचं म्हटलं तर माझा किती वेळ जाईल त्या सगळ्या याच्यात ती म्हणाली मला फॉर्म्युला द्या म्हटलं नाही ना फॉर्म्युला असं देत आहेत कॅल्क्युलेटर करावं लागतं ते काही जंत्रबिंत्र काही नाही आहेत शेवटी तिनं तो नाच सोडला त्या मलिकांबरचा पण नंतर मला पॅरिसहून एक फोन आला आणि त्यांनी सांगितलं ते डॉक्टर होते एक नगरचे ते म्हणाले अहो एका फ्रेंच पुस्तकात मी तुमचं नाव पाहिलं म्हटलं चांगलंच लिहिलं ना तर आणखीन काहीतरी शिवाय घातलं म्हणतो नाही नाही म्हणाले मलिकंबरवर पुस्तक त्याच्यात म्हणाले बरंच तुमचं नाव आहे माझं नाव मलिकंबरच्या पुस्तकात यायचं काय कारण आहे तर त्या एलियनना तर लातूंनी ती एक कादंबरी लिहिली होती त्याच्यात निनाद म्हणून एक पात्र टाकलं होतं मी म्हटलं तू अगं मला विचारलं असतं तर सांगितलं असते नाव फार आधुनिक आहे सतराव्या शतकात निनाद वगैरे अशी काही नावं नव्हती कोणाची जनार्दन गोविंद विष्णू वगैरे चाललं असतं कोणाला तर पण एका फ्रेंच बाईला इथं येऊन मलिक अंबरवर एक पिक्चर काढावा असं वाटलं आणि का वाटलं एका जपानी माणसाला त्याचं नाव डॉक्टर फुकासावा त्याला शिवाजी महाराजांच्यावर आपण संशोधन करावं असं वाटायला लागलं म्हणून तो मराठी शिकला एक जपानी माणूस इथं येऊन मराठी शिकतोय कारण त्याला शिवाजी महाराज वाचायचे होते एक ताकाखो म्हणून होता त्या ताकाखोनी सुद्धा शिवाजी महाराजांच्यावर चरित्र लिहिलेलं केळुसकर ताकाखो वगैरे करायचं होतं शिवाजी महाराज जिवंत असताना सुद्धा एका माणसाने लिहिलं अर्थात ते प्रसिद्ध नंतर झालं परंतु एका पोर्चुगीज माणसाने कस्मित गार नावाच्या एका माणसाने शिवाजी महाराजांच्यावर पोर्चुगीजमधनं चरित्र लिहिलं त्यांच्यावर लिहिलेलं चरित्र आहे सगळं अख्खं या लोकांना नाना देशाचे वेशाचे धर्माचे असे हे लोक आहेत आणि त्यांना ही प्रेरणा व्हावी की शिवाजी महाराजांच्यावर आपण इथं लिहावं त्याचं कारण असं आहे की गोव्याचे जे पोर्चुगीज होते किंवा सुरतेचे इंग्रज होते तिथं डच होते वेंगुर्ल्याला डच होते राजापूरला फ्रेंच होते इंग्रज होते ईस्टर्न कोस्टवर तर डॅनिश लोक होते डिंगमार लोक होते तिथं या सगळ्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या बद्दल त्याच वेळेला काही ना काहीतरी लिहून ठेवलेलं विशेषतः वॉरफेअर्स आत्ताच्या ज्या आहेत त्यातल्या घरेला वॉरफेअरचं एक वॉरफेअर वॉरफेअरबद्दल शिवाजी महाराज त्यांचं नाव या लोकांनी तिथं दिलं उदाहरण म्हणून मी गोष्ट सांगतो की सह्याद्रीचा उपयोग कसा करून घेतला शिवाजी महाराजांनी ही काही पद्धत इथं रुजवली त्यांनी त्याचे जनक कोण असतील आपल्याला कल्पना नाही परंतु सह्याद्री सोडून ते फारसे कुठे लांब गेले डोंगर सोडून गेले नाहीत बघा फार आग्र्याला आपले भेटायला गेले होते पण जसं एखादा वासरू गाईला सोडून जात नाही आईला सोडून जात नाही तत्वत शिवाजी राजे या त्या सगळ्या डोंगराच्या आसपास राहिले सगळ्या व्हिएतनाम हा एक छोटा देश आहे आणि व्हिएतनामचा व्हिएतनाम एक अमेरिकेशी प्रदीर्घ लढाई खेळला म्हणजे एक छोटा देश अमेरिकेच्या सारख्या बलाढ्य देशाशी एक प्रदीर्घ अशी लढाई त्यांनी केली किती लोक किती अमेरिकन सोल्जर्स मारले गेले असतील अमेरिकेने सर्व प्रयोग केले त्यांची जे काही प्रयोगशाळा होती शस्त्रास्त्रांची अगदी केमिकल नेपाम बॉम्ब्सपासनं त्यांनी सगळं वापरलं हे लोक काही बदलले नाहीत कोणी मात्र त्यांचा जो मुख्य होता हो ची मिन या होची मिन हा होची मिन एकदा दिल्लीत आला होता आणि दिल्लीत त्याला प्लॅनिंग कमिशनचंच काम बघायचं होतं त्याला मोहन धारिया दिलेले होते बरोबर मोहन धारियानं पाठवलं तुम्ही सांगा तर मोहन धारियाने ते प्लॅनिंग कमिशनचं काम दाखवल्यावर मग तो म्हणाला आमच्याकडं गायी जगत नाहीत पाणी पाऊस सारखा असतो आम्ही तुमच्याकडनं एक शंभर म्हशी विकत घेतो आपल्या लोकांनी त्याला एक पाचशे म्हशी बक्षीस दिल्या तिकडे घेऊन गेला असं चाललेलं असताना त्यांनी मोहन यांना विचारलं की भारत एवढा मोठा देश आहे तुम्ही भारताच्या कुठल्या कानाकोपऱ्यातनं आलात मोहन धर्या म्हणाले आमच्याकडे शिवाजी महाराज होऊन गेले त्यांचा राज्याभिषेक ज्या दुर्गावर झाला त्या रायगड किल्ल्याच्या जवळ असलेल्या नातं या नावाच्या गावातनं मी आलेलो आहे तेव्हा होचिमिन त्यांना असं म्हणाला की अमेरिकेशी आम्ही ही प्रदीर्घ लढाई दिली त्यावेळेला जगातल्या उत्तमोत्तम जनरल्सच्या स्ट्रॅटेजीज आणि टॅक्टिक्सचा आम्ही अभ्यास केलेला होता आणि आम्ही त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या घरेला वॉरफेअरचा अभ्यास केलेला आम्हाला शिवाजी महाराज माहिती होते आश्चर्य पण शिवाजी राजांनी ही जी पद्धत रुजवली इथं त्याचं बाळकडू ते लहानपणापासूनच त्यांना मिळालेलं आहे एक ग्रंथ आहे संस्कृतमधला ग्रंथ आहे तो आपल्या लोकांची इतिहासाबद्दलची आस्था केवढी आहे सांगण्यासाठी म्हणून मला एका गोष्टीचा मोह आवरत नाही आहे म्हणून मी ती गोष्ट तुम्हाला सांगतो या कल्याणला एक व्यापारी होते यांचं नाव स म दिवेकर या दिवेकरांच्या वाचनात सारखं याचं अध्याय आणि श्लोक अध्याय आणि श्लोक आणि ते शिवाजी महाराजांच्या होते सगळे त्यामुळे काहीतरी काव्य असलं पाहिजे काहीतरी एक ग्रंथ संस्कृतमधनं असला पाहिजे की याच्यात शिवाजी महाराजांचं नाव आणि त्यांच्यावर रचलेला कुठेतरी ग्रंथ आहे म्हणून या दिवेकरांनी आपले जे दफ्तरखाने आहेत त्या दफ्तरखान्यात सगळीकडं पत्र पाठवलं की तुमच्याकडे काही पोचा आहेत का तुमच्याकडे हस्तलिखित मॅन्युस्क्रिप्ट आहेत का तुमच्याकडे काही प्रसिद्ध काही केलेलं आहे का असा काही ग्रंथ उपलब्ध आहे का नव्वद टक्के लोकांनी उत्तरच पाठवली नाही उरलेल्यांनी सांगितलं आमच्याकडे नाही आहे पण दिवेकर हा गप्प वाचणारा माणूस नव्हता दिवेकर सामान्य माणूस नव्हता दिवेकरांनी जगभर पत्र पाठवली जर्मनीत पाठवली फ्रान्समध्ये पाठवली इटालीमध्ये पाठवली ब्रिटनला पाठवली आणि आश्चर्य म्हणजे जर्मनीमध्ये लिप्सिकला जर्मन ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटमधनं एक पत्र आलं ते म्हणाले आमच्याकडं कॅटलॉग्ज आहेत संस्कृत ग्रंथांचे कॅटलॉग्ज आहेत मॅन्युस्क्रिप्टचे कॅटलॉग्ज आहेत त्या का तुम्ही सांगताय ना तो ग्रंथ अमुक अमुक नंबर खाली अमुक अमुक लोकेशनला सरस्वती महाल पुस्तकालय तंजावरमध्ये आहे दिवेकर तिथं गेले आणि दिवेकरांनी सांगितल्यावर मग त्या तमिळ माणसाने अशी धूळ झटकत एक ग्रंथ काढला ते शिवभारत चरितम शिवराजस्य भरतस्य व भारतम असं म्हटलं त्यांनी विधिवास्कर म्हणजे कवींद्र परमानंद गोविंद निवास्कर यांनी तो रचलेलं कर शिवाजीराजे जिवंत असताना रचलेला आहे एवढंच नव्हे शिवाजी राजांच्या सांगण्यावरून रचलेला ग्रंथ मी जे काही पराक्रम केलेत ते सांगा म्हणून त्याच्यात त्यांनी शिवाजी महाराजांचं एक बालपण दिलं आहे शिवनेरीचं मी आता सगळं सांगत नाही पण त्यातला जो मुद्दा आहे तो सांगतो की छोटे शिवाजीराजे तिथं असताना त्यांचे खेळ काय चालायचे ते त्यांनी दिलेत ते परमानंदाने त्यातले एक खेळ असा होता की शिवाजी राजे आपल्या सवंगड्यांना घ्यायचे नावं नाही आहेत सवंगड्यांची पण ते आपल्या बरोबर घेऊन तिथं दगडामातीचे छोटे छोटे किल्ले बांधायचे आणि ते म्हणायचे हे गड आहेत ना हे माझे तर गेले फार सहा वर्षाचा एक मुलगा या सह्याद्रीतले हे दुर्ग माझे आहेत असं म्हणतो आणि स्वराज्य मिळवण्याच्यासाठी प्रयत्नशील राहतो कृतिशील राहतो आणि वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी ते स्वराज्य निर्माण करून दाखवतो ही एक अचाट गोष्ट शिवाजी महाराजांनी इथे केली पण लहानपणापासून हे आहेत नाही किल्ले माझे आहेत तुम्ही आज जर का उभे राहिलात त्याच्यावर या शिवनेरीवर तर शिवनेरीचा भोवताल तुम्ही जर का पाहिला तर त्या परिसरात काही किल्ले आहेत जीवधनचा किल्ला आहे तिथं चावणचा किल्ला आहे हडसरचा किल्ला आहे पलीकडे सिंदोळा आहे त्याच्या पलीकडे हरिश्चंद्रगड याबद्दल नारायणगड अनेक किल्ले आहेत तो परिसरच फार विलक्षण त्यामुळं दुर्ग याच्याबद्दलचं प्रेम सह्याद्री याच्याबद्दलचं प्रेम हे शिवाजी महाराजांच्या पणात लहानपणापासूनच निर्माण झालेलं होतं हे आपल्याला सांगता येईल सह्याद्रीत हिंडणारा माणूस असतो ना एकदा का ते वारं लागलं सह्याद्रीतलं की तो माणूस मग तर काही फारसा तो घरी राहत नाही मग म्हणजे मग त्याला ते वेळ लागतं सगळ्या ह्याच्यात फक्त सह्याद्रीत जाणं त्याच्यात सगळ्यात पहिला जो मोठा किल्ला असतो ना एक गड आहे अवघड गड आहे सगळ्यात अवघड गड आहे तो एकदा तुम्ही पार केलात की मग तुम्ही सह्याद्री झेंड्याला मोकळे झालात त्या गडाचं नाव आहे उंबरगड म्हणजे घराचा उंबरा आपल्या याच्यात घराचा उमरा ओलांडला आणि मग तुम्ही निघालात मग तुम्ही सह्याद्रीचे होऊन जाता सह्याद्री हळूहळू ओळख पटवायला सांगतो आणि मग सह्याद्री तुमच्या कानात जो वारा असतो ना तो वारा काही मंत्र सांगतो आणि शिवाजीराजांच्या कानात त्यांनी स्वातंत्र्य प्रेरकतेचा मंत्र सांगितला सह्याद्री हे जे दुर्ग आहेत सह्याद्रीतले गिरिदुर्ग आहेत हे गिरिदुर्ग म्हणजे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य प्रेरकतेची प्रतीकं आहेत आणि त्यांचं दर्शन महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य प्रेरकतेचं पूजन आहे असं म्हटलं तर काहीही वावगं ठरणार नाही लहानपणी शिवाजीराजांनी हे जे आजमावलेलं होतं सहा वर्षाचे असताना पुढे ते पुण्यात आले पुढे नंतर बंगलोरला गेले आत्ता कानडी आणि मुलखात आणि आपल्यात काय चाललंय ते लक्षात आलं असेलच आपल्या आता गेले काही दिवस फार जोर चाललंय ते आमच्या आर आवांच्यावर खटले भरले जातात तांगडे मी गेलो होतो बेळगावला त्यावेळेला दोन पाणी मुलाखत माझी छापून होती तिथं समोर एक किल्ला आहे बेळगावच्या जवळ आहे त्याचं नाव आहे राजा हंसगड येळूर म्हणून गाव आहे येळूरवरनं आहे तिथे किल्ल्यावर ते म्हणाले ते सगळा फोडतायत किल्ला आणि तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा बसवतात तिथं विधानसौध बांधतायत आणि बेळगाव दुसरी राजधानी करतायत मी महाराष्ट्राने परत त्याच्यावर कधी क्लेमच लावू नये आता ते बेळगावावर म्हणाले तुम्हाला काय म्हणायचं असं मला विचारलं मी म्हटलं शिवाजी महाराजांचं स्मारक जर का कर्नाटकी लोकांना उभं करायचं असेल तर ते बंगलोरला करा आणि बंगलोर आमच्या ताब्यात होतं बंगलोर शहाजीराजांच्या ताब्यात शहाजी शहाजीराजे बंगलोरला एखाद्या राजासारखं कसं वागायचं याच्याबद्दल जयराम पिंडेने सगळं दिलेलं आहे म्हटलं त्याच्यात वाचा त्यांचा अख्खा दिनचर्या त्यांची अख्खी दिनचर्या कशी होती ती तिथं दिलेली आहे आणि म्हटलं शिवाजीराजे तिथं होते त्यांनी ते सगळं पाहिलं आणि आल्याच्या नंतर बारा वर्षाचे शिवाजीराजे आहेत आणि त्यांनी त्यावेळेला पुणे सुपा आणि इंदापूर अशी ही तीन हे सगळे सुभे त्यांना जहागिरीत मिळाले नंतर शिवाजी राजांनी हा जो स्वातंत्र्याचा चंग बांधला आणि खेळ सुरू केला आणि मग त्याच्यात एक एक किल्ले ते घेत गेले एक एक किल्ले बळकट करत गेले आणि काही किल्ले नवीन बांधत गेले किल्ला बांधणे हे साधं काम नाही अगदी साधं काम नाही एक दगड नुसतं बसवायचं तिथं तर तो घडवायला लागतो दगड दगड कुठल्या तरी घाणीतनं काढावा लागतो आधी तिथे महाराष्ट्रात दगडाची कमतरता नाही हे एक चांगली गोष्ट आहे त्याच्यातली परंतु तो घडवावा तर लागतो बसवावा तर तिथं लागतो न्यावा तर लागतो ट्रान्सपोर्टेशन लागतं ना राजगड ही त्यांची पहिली राजधानी की जिथं शिवाजीराजे चोवीस वर्ष राहिले त्या सह्याद्रीचं एक उत्तुंग शिखर आहे राजगड म्हणजे चोवीस वर्ष शिवाजीराजांनी राजगडावर काढली तर राजगडाच्या तीन माच्या सुवेळा संजीवनी आणि पद्मावती आणि त्याचा तो बालेकिल्ला हे आतर्के त्याचं वर्णन करणं शक्य नाही आहे त्या सगळ्याचं तिथं जाऊन अनुभवच घेतला पाहिजे त्या सगळ्या पण मी एक साधा हिशोब केला म्हटलं आपल्याकडं हा जो दगड आहे सगळा सह्याद्रीतला त्याला डेक्कन ट्रॅक्ट म्हणतात किंवा बॅसॉल्ट म्हणतात म्हटलं याचे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे बाबा म्हणून आमचे एक जिओलॉजिस्ट आहेत त्यांना विचारलं ते म्हणाले टू पॉईंट सेवन आहे म्हटलं ठीक आहे आपण ॲव्हरेज काढू अगदी वन पॉईंट सेवन धरू आणि राजगडाला लागलेला दगड साधारण किती आहे याचा आपण एक हिशोब काढू म्हणून मी एक साधा सोपा कमीत कमी म्हटला अंदाज करायचा जास्ती करायचा नाही कमीत कमी एवढा तरी दगड लागलेला आहे बघा किती दगड लागला असेल राजगडाला एक किल्ला बांधला शिवाजीराजांनी नंतर किल्ल्यांच्या शृंखलाच्या शृंखला निर्माण केल्या त्यांनी पण केवळ राजगड या एका किल्ल्याला त्या तीन बाले बालेकिल्ल्याची तटबंदीला जो दगड लागलेला आहे तो किमान तीन लाख टन दगड आहे कुठून आणला दगड माहीत नाही इथं काही माईन्स नाही कुठनं काढला आणला काही पत्ता नाही लोक किती लावले कामाला माहिती नाही पण एक पत्र आहे गमतीदार पत्र आहे म्हणून मी सांगतो हा जो बाजी सरजाराव जेधे होता ना तान्होजी जेध्यांचा मुलगा त्याला काही राजपूत लोक त्रास देत होते काहीतरी भांडण झालं असेल बरं यांच्याकडे एक एकटा होता सर्जारावांच्याकडे सगळ्यात मोठ्या एकता म्हणजे आमचे शिवाजीराजे त्याच्या बाजूने होते सगळे तर हा बाजी सर्जाराव त्या राजपूत लोकांना परस्पर दमदाटी करतोय बरं का म्हणतोय तुम्ही माझा ऐकत नाही आहात आणि तुम्ही मला त्रास देताय हे तुम्ही इथे माझी क्षमा मागितली नाही तर मी शिवाजी महाराजांना जाऊन सांगेन हे लोक असं असं करतात आणि मग महाराज काय करतील महाराज तुम्हाला राजगडाला नेऊन धोंडे व्हायला लावतील असं लिहिले त्या कागदात राजगडावर नेऊन धोंडे व्हायला लावणे ही एक शिक्षाच होती त्यावेळेची असं एक काय ते बांधकाम कसं काय केलं कड्याच्या टोकावरचं बांधकाम तीन तीन ओळींचं बांधकाम त्याच्यातलं अजूनही शिल्लक आहे साडेतीनशे वर्षानंतर पडलेलं नाही आहे वर्तमानपत्र उघडलं टी व्ही लावला की एक इमारत पडताना दिसते आपल्याला त्याच्यात तसं नाही आहे ते कुठेही पक्क बांधकाम आहे म्हणून ते सगळे लोक म्हणतायत युरोपियन लोक म्हणतायत जिंजीचा किल्ला शिवाजीराजांनी ज्या वेळेला घेतला जिंजी कुठे माहिती आहे का जिंजी मद्रासच्या दक्षिणेला दीडशे किलोमीटरवर किल्ला आहे जिंजी चंद्रगिरी कृष्णगिरी आणि राजगिरी असा मिळून त्याला प्रत्येक किल्ल्याला तटबंदी आहे आणि जिंजीला पूर्णपणे मोठी तटबंदी त्याच्यात एक गाडावरनं जाईल एवढं पॅरापेट वॉल आहे ते जिंजीची तिकडे चंजी म्हणतात त्याला तर जिंजीचा किल्ला शिवाजीराजांनी घेतल्यावर पहिल्यांदा त्यातला बराचसा भाग पाडून टाकला आणि नवीन बांधला पॉंडिचेरी त्यावेळेला आपल्याकडे होती बरं का पोंडिकेरी शिवाजी महाराजांच्याकडं इथनं फ्रेंच लोक आले एक झेरम्या नावाचा वकील आला आणि त्यांनी जो रिपोर्ट लिहिल्यानंतर त्याच्यात त्यांनी असं लिहिलं आहे की Shivaji has conquered the fort of Jinji and he has demolish the earlier fortification and he has started the new construction of the fort the bastions are so strategically place that fort appears to be constructed rather by the European engineers than the Indians म्हणून समजलं युरोपियन लोकांच्या पेक्षा उत्कृष्ट बांधकाम शिवाजी महाराजांनी इथं केलेलं आहे या किल्ल्यावर बाळल्यावरच लक्षात येतं हे विलक्षण हे आता काही जिंकाच्या पलीकडे गेलेलं आहे सगळं म्हणजे हे सगळे लोक इंग्रज किंवा फ्रेंच लोक स्वतःच्या दुर्गाच्या बाबतीत त्या जिब्राल्टरच्या बाबतीत तर काय रायगडाला जिब्राल्टर ऑफ द ईस्ट म्हणत आहे तिकडे येऊन त्याच्यातनं की जिब्राल्टर अभेद्य आहे तर खडक जिब्राल्टरचा स्पेनच्या याच्यात येत होतं मी पाहिला आहे लांबून जहाजावरनं पाहिला मी गंमत म्हणजे आपल्याकडे सह्याद्रीतनं उतरायला खूप वाटा आहेत खाली कोकणात उतरायला त्यातल्या काही गाडे जातील अशा वाटा आहेत काही माणसंच जातील एवढ्या आहेत काही काही बारकी जनावरं जातील एवढ्या वाटा आहेत याचे सर्वे कुणी कुणी केले होते शिवाजीराजांना माहिती होतं हे सगळं शिवाजी राजांच्या किल् सगळ्या मुलकाचा नकाशा पर्वतराव नावाच्या एका माणसाने काढलेला औरंगजेबाच्या समोर होता त्यावेळेस पण औरंगजेबाने अब्दुल माबूद नावाच्या एका माणसाला पाठवून या घाट वाटा कोकणात उतरणाऱ्या किती आहेत त्या सर्वे कर बघू दोनशे साठ वाटा आहेत त्यांनी हिशोब दिला आहे सगळ्या त्या अब्दुल माबूद औरंगजेबाने सर्वे केला त्याचा पुण्याहून निघालं तर पुण्याहून रायगडला जायला पूर्वी आम्हाला दोन दोन दिवस लागायचे चालत तर आता पानशेतचं धरण झाल्यावर आम्ही लॉन्चमधनं जातो मग एकच दिवस लागतो चालायला आणि मग तामिणीचा घाट सोडला तर कावल्या बावल्याची खिंड आहे तिथनं त्याच्या पलीकडे गेलं तर एक एका घाटाचं नाव आता ही आपणच ठेवलेली असतात आणि आमची भाषाच विलक्षण आहे सगळे आणि लोकही विलक्षण आहे तिथं त्यामुळं त्या घाटाचं नाव आहे बोचे घोळ असं तिथं म्हणजे बोट टेकत टेकतच जावं लागतं तिथनं त्याच्या घरी जाताच येत नाही तिथनं त्याच्या पलीकडे एक फडताड म्हणून घाट आहे आणि बऱ्याच आहेत म्हणजे मग मड्या आहे शेवट्या घाट आहे उपंड्याची नाळ आहे गोप्या घाट आहे ओळीनं खूप वाट आहेत खाली उतरायला त्यातल्या त्या बोचे गोळीमधनं जो रायगड समोर दिसतो ना तो त्या जहाजावरनं जिब्राल्टरला खडक कसा दिसतो ना तसा दिसतो पण केवळ दिसण्यावर नाही त्याची जी मजबूती आहे त्या मजबूतीच्यासाठी इंग्रज लोक रायगड त्याची तुलना ही ते जिब्राल्टरच्या रॉकशी करतायत केवळ अभेद्यता हा त्यातला सगळ्यात मोठा भाग की अनेक इंग्रज वकील हे रायगडावर आले खूप जण आले रायगडावर टॉमस निकल्स या नावाचा आला पीटर स्टिक नावाचा वकील आला हेनरी ऑक्झिंडन हा रायगडवर राज्याभिषेकाच्या वेळेला होता त्याच्यानंतरही अनेक मंडळी येऊन गेली यांनी रायगड ते टॉमस निकल्सने असं लिहिलेलं आहे की शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला घेतल्याच्यानंतर एक तटबंदी बांधलेली आहे त्याच्या आत दुसरी तटबंदी बांधून तो किल्ला इतका मजबूत करून ठेवलेला आहे की जर का त्याच्यावर अन्नाचा पुरेचा साठा असेल तर अपुऱ्या शिबंदीनिशी अवघ्या जगाविरुद्ध हा किल्ला लढू शकेल असं त्यांनी लिहिलेलं होतं रायगड एक किल्ला फक्त त्याच्यातला बांधकाम कोणाचं स्वतः शिवाजी महाराज सुपरविजन कोणाचे शिवाजी महाराज आर्किटेक्ट कोण शिवाजी महाराज इंजिनियर कोण शिवाजी महाराज आणि इंग्रज लोक कौतुक करतात हे सगळं आतर्क्य आहे हे त्या इंग्रजांनी इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजीमध्ये कोणकोण काय काय शिवाजी बद्दल म्हणतं एकदा बघा तुम्ही त्यांच्या ज्या कॉमेंट्स आहेत ना त्या कॉमेंट्स ऐकल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की काय यांना नेमकं काय म्हणायचं आज शिवाजीराजे सह्याद्री एवढा पाठ होता लोकांना आपल्या की त्यांचं हेर खातं तगडं होतं आणि हेर खातं पुत्र आलं म्हणून सांगतो जाता जाता त्याचा संबंध कर्नाटकाशी आहे म्हणूनच सांगतो शिवाजीराजे दक्षिणेतून ज्या वेळेला परत येत होते त्यावेळेला हे जे धारवाड आहे ना त्याच्याजवळ एक यादवाड नावाचं गाव आहे त्याच्याजवळ एक बेलवडी नावाची एक गढी आहे तिथे एक मल्लम्मा त्या बाईचं नाव सावित्रीबाई तिला मल्लम्मा म्हणायची ते मल्लम्मा तिथं होती आणि तिथे लोक रात्री बाहेर पडायचे आणि शिवाजी महाराजांची घोडी पळव कुठं काय पळव असं करत बसलेले असायचे म्हणून शिवाजी महाराजांनी काही माणसं आपली सोडून दिली त्यांच्यावर त्यांनी बंदोबस्त केला त्यातल्या एका माणसाने त्या बाईवर अतिप्रसंग केला म्हणून शिवाजी महाराजांनी त्याचा गुन्हा शाबेत डोळे काढले स्वतःच्याच माणसाचे काढले आणि मग या बाईचा तिला साडेचोळे देऊन पाठवून दिल्यानंतर तिनं दोन शिल्प कोरून घेतलेली आहेत या दवाडक्या तिथं एका देवळात आहे त्यातल्या एका शिल्पात शिवाजीराजे बसलेत आणि त्यांच्या मांडीवर ती आपला मुलगा ठेवते असं एक चित्र आहे त्याच्यात आणि दुसरं जे शिल्प आहे त्याच्यात शिवाजीराजे घोड्यावर बसलेले आहेत ढाल आणि तलवार आहे त्यांच्या हातात आणि तिथं खाली एक कुत्रं आहे काढलेलं त्याच्यात मग ते कुत्र्याचं सांगायचं होतं म्हणून मी मुद्दा म्हणून सांगितलं एक कुत्रा आहे तो त्याच्यात आता ते कुणाचं आहे वगैरे काही कल्पना नाही पण त्या शिल्पात शिवाजी महाराजांचे कुत्र ते बहिणी काढलेले आहेत हा जो म्हणून सह्याद्रीचा उपयोग तुम्ही आज सह्याद्रीमध्ये आपण ज्यावेळेला खरं म्हणजे कुठल्याही मराठी माणसाला सह्याद्रीच्याबद्दल वेगळं काही सांगायला नको पण त्याच्या ज्या गमती आहेत ना ते गंमत त्यातले एक असे संभाजी राजांनी बुधभूषण या नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे त्याचा जो उपोद्घात आहे त्या उपोद्घातात संभाजीराज हे असं म्हणतात की हा सह्य पर्वत कसा आहे तर शत्रूला असह्य होणारा हा सह्य पर्वत आहे बरं आम्हाला सह्य आहे सगळं इथे जे काय आहे ते पण तो शत्रूला मात्र असह्य होतो आणि खरंच तसं आहे इथे इथे जे कोण आले त्या लोकांची या सह्याद्रीनं वाट लावली पाहिजे तुम्ही वाचला असेल उदाहरण म्हणून मी सांगतो एक मोहम्मद गावान या नावाचा फार मोठा माणूस या बहमनी कारकिर्दीत होऊन गेला तुम्ही कधी बिदरला गेलात तर त्याचा एक मदरसा आहे महमूद गावांचा तिथं महमूद गावांचे फार गोडवे गाळले जातात तिथं त्याच्या मुत्सद्दीपणाचे त्याचे कोण मॅनेजमेंट के महमूद गावांच्या पत्रांचा संग्रह रियाजुल इन्शा म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्या रियाजुल इन्शामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे सगळं त्याच्यात तो म्हणतोय सह्याद्रीचे ते सगळे डोंगर दऱ्या आहेत त्या भयंकरच आहे भयंकरच आहेत असं म्हणतो तो सगळ्यात हे काही खरं नाही इथलं सह्याद्रीचं आमचे जेवढे लोक गेले तेवढा सगळ्यांना त्रास दिला या सगळ्या सह्याद्रीने त्रास दिला इथल्या डोंगर दऱ्यांनी दिला नद्या आले नद्या आल्याने म्हणजे भयंकर आहे ते सांगेनच मी पण महमूद गावान सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचं इथल्या डोंगर दऱ्यांचं कौतुक करतो त्याला त्रास झाला असेल पण शेवटी कौतुकच आहे ना आमचं शिवाजी महाराजांच्या पत्रात शिवाजी महाराज म्हणत आहेत औरंगजेबाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी पाठवलेलं पत्र आहे त्या पत्रात ते म्हणत आहेत की माझा मुलूक हा असा आहे डोंगर दऱ्याने भरलेला आहे इथे चाळीस किल्ले आहेत इथं आमच्या नद्या नाल्या आहेत सगळ्या सह्याद्री आहे सह्याद्रीत चाळीस किल्ले माझे आज आहेत इथं अफजल खान आला त्याची अवस्था मी काय केली तुम्हाला माहीत इथं शाहिस्त खान आला त्याची अवस्था काय केली माहिती तुम्ही तो जिंकायची भाषा करता आमच्या सह्याद्रीत कल्पनेचा वारू चालवणं देखील अवघड आहे समंदे तलाश बेकयास म्हटले तर कल्पना करणंच अवघड आहे सह्याद्री घेणं स्वतः शिवाजी महाराजांनी पर्शन पत्र लिहिलेलं आहे प्रभूचं त्या पत्रातले उल्लेख आहे स्वतः शिवाजीराजा सह्याद्रीबद्दल काय म्हणतायत त्याच्यातलं की हे सगळं जे वैभव आहे आमचं हे केवळ त्या सह्याद्रीच्यामुळे आहे तिथल्या रांगांच्यामुळे आहे तिथल्या या विलक्षण दुर्गांच्यामुळं हे सगळं वैभव आम्हाला प्राप्त झालेलं आहे सर संभाजीराजे तेच म्हणत आहेत दुर्ग जे काही आहेत दुर्ग काही सामान्य प्रकार नाही आणि गिरीदुर्ग वरती किल्ले बांधणे फार अवघड हो आधी किल्ल्यावर जाणंच अवघड आहे आणि मग दुर्ग बांधायच्या शिवाजी राजांच्या ताब्यात किती दुर्ग होते की मोजदात काही कोणी केलेली नाही म्हणजे त्याच्यात काही आहे ऑफिशियल अशी काही नाही बकरीत नाहीत उल्लेख पण शिवाजीराजे आग्र्याला गेले ना त्यावेळेला त्यांच्याकडे सोळा किंवा सतरा किल्ले असतील या राजाशी तह झाला त्यावेळेला दिलेले काहीतरी बारा किल्ले त्यांनी आणि स्वतः शिवाजीराजाने बांधलेले सिंधुदुर्ग प्रतापगड वगैरे असे धरले तर पंधरा सोळा किल्ले असतील शिवाजीराजे आग्र्याहून परत आले परत आले याच्याबद्दल सुद्धा वाद आहेत बरं का आपल्याकडं काही लोक म्हणतात बारा सप्टेंबरला आले काही लोक म्हणतात वीस नोव्हेंबरला आले वाद जाऊ देत पण स्वराज्य काय करत होतं त्यावेळेला स्वराज्याची वृद्धी होत होती का स्वराज्य खंगत चाललेलं होतं एक बाई बसली होती मुलाची वाढ बघत बसली आहे त्या बाईचं वय किमान बासष्ट वर्षाचं असेल त्यावेळेला साठ असेल जिजाऊ साहेबांचं वय जिजाऊ साहेब आणि शहाजीराज यांना एकूण सहा मुलं झाली त्यातला सगळ्यात थोरला मुलगा संभाजी जगला मधली चार मुलं वारली सगळ्यात शेवटचे शिवाजी महाराज झाले तर हा मुलगा औरंगजेबाच्याकडे गेला जगतोय का मरतोय अशी परिस्थितीत कारण औरंगजेबाने कुणालाच ठेवलं नाही हो, बापालाही मारला भावाला मारलं बहिणीला काही देत टाकलं होतं मुलाला मारलं त्यांनी स्वतःच्या मोहम्मद सुलतान या नावाच्या का मुलाला त्यांनी मारलं अशा औरंगजेबाच्या ताब्यात शिवाजीराजे गेलेले असताना ही बाई रडत बसलेली नाही आहे की काय करायचं आता माझा मुलगा एक शेवटचा होता नाही शिवाजीराजे सुटले किती तारखेला सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्टला सुटले आग्र्याहून निसटले त्याच्या आधी दोनच दिवस पंधरा ऑगस्टला जिजाऊ साहेबांनी रांगणा उर्फ प्रसिद्धगड हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला स्वराज्य वाढलं स्वराज्य वृद्धिंगत झालेलं आहे वाढलेलं आहे किल्लेत ना इथले त्याला औरंगजेब शिवाजी महाराजांना म्हणतोय की तुम्ही चिठ्ठी द्या पत्र द्या मी आम्ही उरलेले किल्ले ताब्यात घेतो शिवाजी राजांनी औरंगजेबाला सांगितलं मी स्वतः जरी चिठ्ठी दिली तरी माझे लोक तुला किल्ला देणार नाही औरंगजेबाने मिर्झा पत्र लिहिलं की हे असं असं शिवाजी म्हणतोय मिर्झा म्हणाले तो म्हणतोय ते खरं आहे कोणीही किल्ले बिल्ले देणार नाही त्याचं पत्र तो स्वतः समोर दिसल्या दिसल्याखेरीज आणि तो म्हणाल्या म्हणाल्याखेरीज कोणीही किल्ल्याला हात लावून देणार नाही नुसतेच किल्ले नाहीत माणसं तयार केली हो त्याच्याची अनुयायी तयार केले एक एक किल्ल्यासारखा एक एक बुलंद माणूस तयार व्हावा त्या सगळ्या किल्ले घ्यायचे म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे का ती आज शहाजीराजांना शहाजीराजांना ज्यावेळेला पकडलं ना अफजल मुस्तफा खान अफजल खान बाजी घोरपडे आणि शहागिराक्यांना पकडलं आणि त्यांच्या सुटकेसाठी एकूण तीन किल्ले आदिलशाहीनं मागितले त्यांचे त्यातला एक होता बंगलोर एक होता आणि तिसरा होता सिंहगड दोन किल्ले संभाजीराजेने म्हणजे शिवाजीराजांच्या थोरल्या भावाने देऊन टाकले शिवाजीराजे वडिलांच्या सुटकेसाठी एक सिंहगड द्यायला तयार नव्हते बघा शिवाजीराजे म्हणाले माझे वडील ज्ञानी आहेत आणि ज्ञानी असून सुद्धा गाफील राहिले मी देत नाही किल्ला घाबरले लोक ते म्हणतील शहाजीराजांच्या जीवावर बेतलंय सगळं तिकडून तुम्ही आता किल्ला बिल्ला देत नाही म्हणता मग त्यांना सोनू विश्वनाथ डबीर तिथे जे होते त्यांना सुवर्ण शर्मा म्हटले त्यांनी ते सुवर्ण शर्माने म्हणजे सोनू पंतांनी त्यांना एक नीती सांगितली ती त्या शिवभारतात आहे प्रभुणा दुर्गमम दुर्गम प्रभुर्दुर्गेण दुर्गमा म्हणून तो सगळं सांगत जातो सगळ्या शेवटी त्यांनी शिवाजी महाराजांना पटवलं की किल्ले काय परत घेता येतील जिंकून एक तर किल्ला जातोय तुम्ही एक किल्ला देऊन टाका आपण किल्ला परत जिंकून घेऊ शकू पण वडील गेले तर मात्र परत आपल्याला वडील काही मिळणार नाही तुम्ही देऊन टाका शिवाजीराजांनी कसा बसा एक किल्ला दिला त्या मिर्झा राजाला तेवीस किल्ले स्वराज्यातले काढून दिले त्यावेळेला काय वाटलं असेल हो त्यांना मी कल्पना करा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातला भावुकता मी म्हणत नाही आहे पण एखाद्या किल्ला घ्यायचा आज किल्ल्यावर जायचं ढाल तलवार घेऊन जायचं रोपवेनं नाही जायचं चालत जायचं वरती लढाई करायची किल्ला जिंकायचा आणि मग त्या किल्ल्याची व्यवस्था लावायची याला फोर्ट मॅनेजमेंट असं म्हटलेलं आहे आहे ही नीती आहे शिवाजी महाराजांची तुम्ही आज्ञापत्र काढून बघा आज्ञापत्र म्हणजे शिवाजी महाराजांचा जो अमात्य आहे रामचंद्रपंत अमात्य अहो याने किती छत्रपती पाहिले रामचंद्रपंतांनी पाच पाहिले रामचंद्र पंत अमात्यांनी कोल्हापूरच्या संभाजीराजांना एक नीती सांगितली कारण संभाजीराजे त्यांना असं म्हणाले की आमच्या शिवाजीराजांनी थोरल्या कैलासवासी स्वामींनी हे गडावरूनच निर्माण केलं नूतन सृष्टीच निर्माण केली ती ती कशी केली आणि काय केलं त्यांनी आम्हाला सांगा सगळं त्याच्यात एक दुर्गांवर प्रकरण आहे शिवाजीराजांनी केलं तो असं म्हणतोय मी आता सगळं सांगत नाही पण आपल्या बुद्धिवैभवे व पराक्रमे कोणाची गणना न करता कोणाशी तुंबळ युद्ध करून रणा आणले कोणाचे दर्शनास गेले कोणास आपले दर्शनास आणले कोणास परस्पर मित्रभेद केले कोणास परस्पर कलह लावून दिले असे ज्या ज्या उपाये जो जो शत्रू आकळावा त्या त्या उपाये तो तो शत्रू पादाक्रांत करून साल्हेरी ऐवंतापासून चंदी कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य शतावधी दुर्ग चाळीस हजार पागा साठ सत्तर हजार शिलेदार दोन लक्ष पदाती अशी केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली की ज्या राज्यावरी औरंगजेबासारखा मातब्बर शत्रू चालून आला असता हतप्रभ यमाला या श्रयास गेला ते हे राज्य शिवाजी महाराज हे सामान्य राज्य नाही आहे एवढं सगळं करावं लागतं उद्योग करावे लागतात उद्योगशील असावं लागतं परस्पर कल लावून दिले म्हटले बघा त्याच्यात कोणाचे मित्रभेद केले म्हणजे हा त्याचा मित्र आहे ना फोडा आमचे लोक फक्त तेवढंच शिकले बांधायला काही शिकलेच नाहीत किल्ले बिल्ले वगैरे सगळे मित्रभेद करायचे वगैरे म्हटलं ते छान आहे म्हणाले आम्हाला तेवढंच करू आम्ही आत पण नूतन सृष्टी कुठे गेली मग शिवाजी राजांनी निर्माण केली ही नाही करता आली लोकांना इथं निर्माण पण हे जे केलं त्याच्यात दुर्गांचं एक प्रकरण आहे दुर्गवर्ग त्याच्यात तो रामचंद्र असं म्हणतो आणि तो तो फार भारी आहे माणूस तो त्या सगळ्यात तो जो काय त्याचं चॅप्टर आहे त्यातलं सगळं सार एका वाक्यात सांगून जातो सुरुवातीला त्याच्यात तो असं म्हणतोय संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग दुर्ग नसता परचक्रे तास प्रजा भग्नवून देश उद्ध्वस्त होतो पण यापूर्वी जे राजे झाले त्याने दुर्ग बांधून देश शाश्वत करून घेतला दुर्ग म्हणजे खजिना दुर्ग म्हणजे सैन्याचं बळ दुर्ग म्हणजे सैन्याचं मूळ दुर्ग म्हणजे राज्यलक्ष्मी दुर्ग म्हणजे सुखनिद्रागार दुर्ग म्हणजे प्राण संरक्षण असं म्हटलंय आणि तो असं म्हणतोय की इथे जे ठेवायचे लोक आहेत किल्ल्यांवर मग ते काही जावईन मेहुणे वगैरे असल्याने आणून ठेवायचे कोणी तिथे ते पारखून घ्यावे लागतात किल्ल्यांवरचे लोक असतात ते कैफी लोक नकोत नशेखोर लोक नकोत पारखून घ्या हवालदार लागतो तिथं सबनीस लागतो सरनोबत लागतो कारखानीस लागतो एरवी सगळी शिबंदी लागते ते किल्ल्याचा बंदोबस्त करायला आणि हे सगळे उत्तम लोक पाहिजेत शिवाजी राजे जिवंत असताना एकही किल्ला शत्रूच्या ताब्यात त्यांच्या एकाही माणसाने कधी दिला नाही त्याचं कारण असं आहे त्या आज्ञापत्रात लिहिले की जर काय एखादा हवालदार म्हणजे किल्लेदार फितूर आहे असा संशय जरी आला संशय त्याला कुटुंब कबिल्यासकट पकडून आणायचा आणि त्याचा गुन्हा शाबित झाला तर त्याचं मुंडकं मारायचं आणि ते गडोगडी फिरवायचं परत असा गुन्हा करायला कोणी तयार होणार नाही कोणीही केला नाही एकही उदाहरण नाही ते कसं करणार हो का आपलं फिरतंय सगळीकडं लोकांना कसं काय आवडेल त्या सगळ्या एकाही माणसाने केला नाही पण हे जे लागतंय मी सांगत होतो की जिजाऊ साहेबांनी एक किल्ला जिंकून घेतला सतरा किल्ले होते अठरा किल्ले झाले होते महाराज परत आले की नंतर राजांना आनंद झाला रे आपल्या अनुपस्थित स्वराज्य वाढलं आईनं मला जे शिकवलं ते स्वतः तिनं करून दाखवलंय ते म्हणजे आईनं करून दाखवलंय ते सगळ्या जिजाऊसाहेब स्वस्त बसलेले नाही आहेत ही परिस्थिती साडेतीन वर्ष पुढची साडेतीन वर्ष चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर नंतर शिवाजीराजांनी हे गेलेले किल्ले परत घ्यायला सुरुवात केली आणि पुढच्या आठच वर्षात शिवाजी महाराजांच्याकडं किती किल्ले असतील अशी आपली कल्पना आहे हे सतरा आणि अठरा किल्ले होते ते सत्तर ते अठ्ठ्याहत्तरपर्यंत शिवाजी महाराजांच्या ताब्यात सालेरपासून जिंजीपर्यंत दोनशे साठ किल्ले होते नुसती किल्ल्यांची नावं लिहित असताना हाताला रग लागेल अशी परिस्थिती ते युद्धबिद्धन वगैरे बाकी लढाया वेड्या जाऊ देत सगळ्या ते सगळ्या पण किल्ला घ्यायचा तो बळकट करायचा परत शेजारचा डोंगर उपद्रवी असेल तर पाडून टाकायचा किंवा त्याला फोर्टिफिकेशन्स करायचं आणि एक शृंखला एक डिफेन्सची लाईन निर्माण करायची शिवाजीराजांनी इथे केलं हे काही सामान्य कृत्य नाही आहेत ही सगळे असामान्य कृत्य महाराजांच्या हातनं घडलेले आहेत आपल्याकडे एक काव्य आहे काव्य म्हणजे काय आपल्याकडं कवी तरबेजच येतो हो, काय हल्ली तर एक नवीन प्रकार असा आहे की गद्यच लिहायचं आणि त्याला काव्य म्हणायचं वगैरे असं असंही चालू असं कारण त्यांना यमक बिमक जुळवता येणंच अशक्य मुळात पण एक महाराष्ट्र कवी होते आणि त्यांनी एक खंडकाव्य लिहिलं शिवाजी महाराजांच्यावर खूप मोठं छत्रपती शिवराय म्हणून एक काव्य खूप मोठं आहे सो चांगलं लिहिलं आहे ते त्यांचं नाव यशवंत दिनकर पेंढरकर किंवा कवी यशवंत राजकवी यशवंत त्याने एक अशी कल्पना मांडली की एक बाहेरचा कोणीतरी पांथस्थ इथं आलेला आहे म्हणजे महाराष्ट्राबाहेरचा आहे आणि तो एका शिखरावर उभा आहे कुठल्या तरी अशा सह्याद्री मंडळाच्या या एका शिखरावर उभा आहे आणि तो म्हणतोय डोंगरानो का उभे सांगाल का काही मला तीनशे वर्षांचे जो मागला तो मामला कुणी फिरस्ता हिंडतावनी वदला ऐशी आर्जव वाणी ऐकून त्याची आर्त भावना आली येथल्या जडा चेतना मला विचारा मीच सांगतो आधी या माझ्याचकडे सरसावत एकेक पुढे हात उभारून घुमू लागले डोंगर किल्ले बुरुजकडे आणि मग ते आपली कथा व्यथा त्या पांथस्थाला सांगतायत तो त्याच्यात गुंगून चाललाय तो पुरंदर म्हणतोय माझ्याकडे या विशाळगड म्हणतो या इथं बाजीप्रभूची कथा मी तुम्हाला अशी ती कल्पना करून त्यांनी फार सुंदर काव्य रचले अमीन ठाणे दार शिरवळी सुभान मंगळ कोटात निपटून त्या ते निमिषात फत्ते खाना दिला तडा खा पुरंदराच्या परिघात असं त्यांनी गजापूरचे खिंड बाजीच्या रुधिरे स्नात तिथं पावन खिंड म्हणून इतिहास करी प्रणिपात वगैरे आता हे काव्य सोडून देऊ इतिहास त्यातल्या बाजूला ठेवू आपण पण स्फुरण चेतना आणि प्रेरणा या शिवचरित्रात किती आहे आणि शिवाजी महाराजांना हा जो स्वातंत्र्याचा मंत्र आहे ना हा त्या सह्याद्रीनं शिकवलेला मंत्र सगळा आहे तो जो वारा आहे म्हणून आज सह्याद्रीवर आपण का जातो आज मी अनेक वेळा जाऊ किल्ल्यांवर जातो ना मला यातना होतात कारण मुलं एक एखादी ट्रिप अरेंज केली ना ट्रिप परवाच बाबासाहेब सांगत होते की निनादराव आम्ही एक आनंद यात्रा म्हणून घेऊन जातो आम्ही आणि मग मुलांना किल्ले वगैरे असे दाखवतो इकडे परवा काही मुलं आली होती तरुण मुलं होती सगळे म्हणून आणि ते विचारत होते हा कुठले कुठले काय काय which forts you are going to visit आणि काहीतरी सांगितले बाबा आम्ही ते इकडे जाणार तिकडे जाणार ए सी बस आहे का बस ए सी असली तर आम्ही किल्ल्यांवर नंतर गाणी तर काय विचारच नको तशी चालतात सर एक शैली नावाचा कवी होता शले ब्रिटिश कवी होता तो म्हणाला होता you tell me the song on the lips of your youth I will tell you the future of your nation काय चाललंय एक आनंद अनुभवन कुठे एक माणूस नाचला आनंद वन भवन निर्माण झालं म्हणून हिंडता फिरता स्वप्नी जे देखिले रात्री ते ते तैसे होत असे हिंडता फिरता गेलो आनंदवन भवन कुठायच्या आनंदवनात तसं महाराष्ट्र हा प्रेरणादायी होता एकेकाळी महाराष्ट्रानं अनेक संदेश दिले महाराष्ट्रानं क्रांतीचे संदेश दिले महाराष्ट्रानं अध्यात्माचे संदेश दिले पार अगदी कुठपर्यंत जावेत पंजाबपर्यंत जावेत नामदेव महाराज ते पंजाबमध्ये गेले दिल्लीपासनं सगळीकडे रामदेव नामदेव महाराजांचं नाव आहे इथं संतांची तर काही म्हणजे मांदियाळीच आहे सगळे शेकडो आहे की इथं नारायणगाव आहे मी तिथं एकदा व्याख्यानाला गेलो होतो ते म्हणाले आम आमच्या मठात या नाही पाच मिनटं आलात तर बरं होईल इथे एक साधू पुरुष झाले त्यांनी ग्रंथ रचला तर आम्ही तो छापलाय म्हणाले म्हटलं चला येतो मी मी गेलो एवढा मोठा ज्ञानसागर या नावाचा ग्रंथ कुठं नारायणगाव नारायणगाव म्हणजे आपल्या साबेरी शेखांचं गाव तिथं ते राप फडणीस म्हणून विद्यालय तिथं शिकलंय साबेरी शेख तिथे तिथं माझी व्याख्यान ठेवली होती त्यांनी आणि मी तिथं गेलो त्या नारायणगावमध्ये तिथं ज्ञानसागर या नावाचा अतिशय उत्कृष्ट असा ग्रंथ तिथं ठेवला हे सगळीकडं ते महाराष्ट्रभर पसरलेलं महाराष्ट्रातच नेमकं असं का व्हावं सगळ्यात एवढी अधोगती का प्राप्त व्हावी आम्हाला संतांनी इतके सुंदर विचार केले की आता मराठी मराठी लोक म्हणतात मराठी शाळा चालवणं अवघड झालेलं आहे लोकांना इंग्रजी शाळेत मुलांना प्रवेश घ्या अवश्य घ्या उत्तम इंग्रजी आलंच पाहिजे बोलायला सर आपली भाषा विसरून नव्हे त्याला आपली भाषा आलीच पाहिजे ते काय आणि आमची भाषा कशी आहे ते ही पैजा जिंकणारी भाषा आहे ती ती काही सामान्य भाषा नाही आहे इथं भारतात पहिला जो इंग्रज आला त्याचं नाव टॉमस स्टेफेन टॉमस स्टेफेन गोव्यात होता त्यांनी बायबलचं मराठी भाषांतर केलं अनुवाद केलं त्याला त्यांनी ख्रिस्त पुराण असं नाव दिलं बरं फक्त मी मराठीत काय कर का करतोय मराठीत याची कारणं दिले त्यांनी ती सुद्धा इंग्रजी पद्धतीने चोरलेलीच आहेत बरं का त्यांनी त्याचं योग वैशिष्ट्यमधली ज्ञानदेवांचीच चोरलेली आहेत त्यांनी सगळे म्हणजे फार सुंदर आहे ज्ञानदेवाने मुळात लिहिलेलं त्यांनी असं लिहिलं आहे ते सुरुवातीला जैसी पुष्पा माझी पुष्पमोगरी की परिमळा माझी कस्तुरी तैसी भाषा माझी साजरी मराठिया पखियांमध्ये मयोरू पक्षात मोर वृखियांमध्ये कल्पतरू कल्पवृक्ष तैसी भाषा माझी मान थोरू मराठी असे जैसे हरळा माझी रत्न किळा गवत असताना त्या गवताचे सुद्धा प्रकार आपल्याकडे लोकांनी लिहिलेले त्याच्यात एक रत्नकील या नावाचं गवत आहे ते सर्वश्रेष्ठ गवत मानलं गेलेलं आहे हरळा माझी रत्न खिळा ती रत्नान माझी हिरा निळा तैसी भाषा माझी चोखळा मराठी असं म्हणून तो मराठीत अनुवाद त्यांनी केला कुठे ती मराठी आणि ज्ञानदेवांच्या अमृता ते ही पैजा जिंकणारी मराठी कुठं आहे अधपात हा लोकांच्यामुळे साहित्याचा होतो भाषेचा भाषेमुळे होत नाही ती भाषा वापरण्यामुळे वापरणारे जे लोक असतात त्यांच्यामुळे त्या भाषेचा अधपात होतो आणि भाषेचा अधपात सुरू झाला की संस्कृतीचा अधपात बाहेरून आपल्याकडे जी आक्रमक मंडळी आली या आक्रमकांची नुसती भाषा नाही आली भाषा म्हणजे केवळ ते शब्दच येत नाहीत त्या शब्दापाठोपाठ त्यांची संस्कृती इथं येते सर त्यामुळे जी काही इथं वाताहत झाली अनेक वर्ष चालूच आहे अजून पण म्हणूनच सह्याद्री हा जो मंत्र शिकवतो म्हणून मी सारखा म्हणतो की जायला काय पाहिजे तिथं गेल्यावर ही गाणी ऐकायची अशी लोकांच्या हातात ट्रान्झिस्टर्स असतात आणि ते मोबाईल फोन आहेत आता त्याच्यावरही गाणी ऐकायला मिळतात लोकांना आणि तिथं चर्चा काय त्या सिरियलमध्ये काय झालं आणि या सिरियलमध्ये काय झालं ही चर्चा तुम्ही डोंगरावर जाऊन आणि किल्ल्यांवर जाऊन करताय परत मग कशाला जातो तिकडे तो काय कारण आहे रामाजी पांगेर असं नाव ऐकलं का म्हटलं तुम्ही कोण हु वॉज दॅट रामाजी पांघेरा म्हणजे आता म्हटलं ना आता रामाची सीता कोणपासून सगळं सांगावं लागणार मला अशी परिस्थिती पण ही आपल्याकडच्या मराठी मुलांची दैना अशी आहे सगळ्या केली बाकीच्यांची तर जाऊच दे सगळ्या आज प्रतापगडावर लोक येतात महाबळेश्वरीला येणारे सगळं जे क्राऊड आहे ना तो सगळा तिथे येतो प्रतापगड आणि मग प्रतापगड असं काय ते कुल्फी आईस्फ्रूट घेत असं तर ता शिवाजी अफजल खान शहर वगैरे असं म्हणत मग काहीतरी आपलं बघायचं तिथं आता ती दुकानं लागलेली आहेत त्याच्यावरनं टोप्या घ्यायच्या शंखांच्या माळा घ्यायच्या ते मिरवत बसायचं संध्याकाळी महाबळेश्वरला निघून जायचं तो म्हटलं परिसर तुम्ही पाहिला आहे का कधी नाही पाहिलं शिवाजी महाराजांनी हा किल्ला हेरला आणि बांधला हे माहिती आहे का म्हटलं ते काय का बांधला तिथं त्यांनी शिवाजी महाराजांनी हा किल्ला का बांधला तिथं शिवाजी महाराज कसे आले मुळात इथं काय रंजक कहाणी एखाद्या माणसाचं धैर्य किती असताना सह्याद्रीत हिंडत असताना एक गोष्ट पाहिजे मनाचा तोल कधी सुटता कामा नाही तो एकदा केला की सह्याद्रीत ढकलून देतो लोकांना खाली हजार हजार फूट ढकलतो आणि खाली मग लगेच वर नंतर लोक कायमचे निघून जातात सगळ्याचे पण शिवाजी राजांनी मोऱ्यांची जावळी ज्या वेळेला घेतली त्यावेळेला महाबळेश्वरावरनं निसणीची वाट म्हणून एक ते एल्फिन्स्टन पॉईंटच्या तिथून मी मुद्दामूनच एल्फिन्स्टन पॉईंट असं म्हटलं कारण पांगळा म्हटलं असतं तर कळलं नसतं कोणाला तर बघा आता मढी महाल असं म्हटलं तर कळणार आहे का कोणाला नाही कळणार आर्थर सेट असं म्हटलं तर कळेल हा या वी नो आर्थर सेट पण त्या पांगळ्याच्या इथनं म्हणजे एल्फिन्स्टन पॉईंटच्या तिथनं खाली अक्षरशः त्या डोंगराच्या धारेवर अशा खोबणी केलेल्या आहेत निश्रेणी निश्रेणी म्हणजे शिडी ते शिडी किती वाट आहे आणि त्या निश्रेणीमधनं म्हणजे एक सैन्य अर्ध मोऱ्यांचं त्यांनी रडतुंडीच्या घाटात काढून दिलं आणि स्वतः शिवाजी महाराज त्या निसणीनं इथं खाली पाहिलं की डोळे गरगरायला लागतात पाय कापायला लागतात अशा वाटेवरनं दोन हजार लोक घेऊन शिवाजीराजा खाली जावळीवर चालून आले ते सह्याद्री त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना हे शिकवत ताकद देतो मनाची उभारी देतो पायात ताकद देतो म्हणजे शिवाजी महाराजांना त्यांनी दिली आणि त्यांनी सांगितलं खुणावलं बांध इथं किल्ला बांध प्रतापगड बांधला एकदाच उपयोग प्रतापगडचा अफजल खानाला महाराज बाकी काही फारसं काही झाल्याचं दिसत नाही मला ते शिवाजीराजांनी ती आष्ठायुध भवानी तिथं आणून ठेवली ती आणली पार गंडकमधनं नेपाळमधनं शिळा आणली ती मंबाजी नाईक पानसरांना पाठवून आणि त्याच्यातनं ती मूर्ती घडवली आमची दैवत ही सगळी अशीच रांगडी आहेत तुम्ही कधी दसऱ्याला त्या जेजुरीला गेलाय का तर सगळा भंडारा तिथं रात्रभर त्या कराय पठारावरनं ती पालखी येते त्या पालखीच्या खांद्यावर नुसती धरली ना या आधीच पंधरा वीस लोक धरून असतात त्याला आपण नुसता खांदा दिलं तर आपण खाली बसू इतकं ते वजन असतं सगळ्या इतकं ते जड आहे सगळं प्रकरण त्याच्यात ते मांजर सुंब्या की तिथनं ती पालखी वरती चढवायची म्हटलं तर इतका त्रास असतो म्हणजे सगळे लोक चढवतात ती पालखी त्या पालखीच्या समोर मुरळ्या असतात आपल्याकडे तिथं सगळे वाघ्यान मुरळी आहेत त्या मुरळे सोले म्हणत चाललेले असतात कुठल्या तरी टिपेच्या आवाजाला गात असतात आणि पिवळा भंडारा उधळत असतात सगळीकडे पिवळवून जातं पार आणि तिथं तो धनगरांचा तो मल्हारी मार्तंड बसलेला आहे काय त्याचे सगळं जे आहे ना सह्याद्री म्हणजे वीर रस दुसरं काहीच नाही ते वीर रस तिथं गेल्याच्या नंतर एकच रस शृंगाराला इथं थारा नाही इथं फक्त एकच रथ निर्माण होऊ शकतो तो म्हणजे वीररस निर्माण होऊ शकतो आणि तो शिकवतो ते वीररसाची इंजेक्शन देतो तुम्हाला तो ते त्यामुळे मग लोक जायला लागतात प्रेरणा घेऊन जायला लागतात ते तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एक गंमत सांगतो मी पुण्याला मराठा लाईट इन्फंट्रीचं एक छोटंसं युनिट आहे तिथला एक कमांडिंग ऑफिसर होता त्याचा मला एकदा फोन आला तो म्हणाला आमच्याकडे काही मुलं आहेत त्यांना आम्ही ट्रेनिंग दिले शस्त्र कसे चालवायची पार A K forty seven A K fifty six वगैरे काही ते सगळं ते शिकलेत पण त्यांना तुम्ही काहीतरी शिवाजी महाराजांच्याबद्दल सांगा म्हणजे कारण त्यांनी कुणी रक्तच पाहिलेलं नाही म्हणले आज त्यातले येताना एकही माणूस मारला नाही म्हणाले तिथं जायच तर समोर माणसं उभी राहिले तर यांचे हात कापायला लागतील अशी परिस्थिती तुम्ही काहीतरी सांगा तिथं जाऊ मी गेलो मी खरं पाहिले एकोणीस वीस बावीस वर्षाची पोरं सगळी बसले त्या मुलांना मी म्हटलं अरे बाबा तुम्ही ते ज्या काही बॅटल क्राईज असतात ना तुम्ही मराठा लाईट इन्फंट्रीचे लोक आहेत त्याला आपल्याकडे असे रेजिमेंट्स खूप आहेत बिहार रेजिमेंट आहे राजपुतांना रायफल्स आहे कुमाव रेजिमेंट आहे गोरखा रेजिमेंट आहे सुद्धा आहे म्हटलं यांची जे बॅटल क्राईज आहेत बॅटल क्राईज म्हणजे युद्ध गर्जना आहेत त्या गर्जना दिल्याच्या नंतर तुमचं मन तुमच्या मनगटाला त्या हातातलं शस्त्र शत्रूवर चालण्याची शक्ती प्रेरणा देत अशासाठी त्या असतात रणवाद्य असतात वाजायला लागणारे आमची वाद्य अशीच आहे ढोल विल मर्फे ताशे संबळ तो एकदा गोंधळीत देवीच्या समोर संबळ घेऊन उभा राहिला आणि संबळ वाजवायला लागला की बघा कसं वाजत काय वातावरण निर्माण होऊन जातं म्हटलं ह्या ज्या युद्धगर्गमा आहेत त्याच्यात कुणाची जय आंबे असेल कुणाची जो बोलेसोन हॉल सात श्री अकाल कुणाची एकलिंगजी की जय म्हणून आहे बिहार रेजिमेंटची तर बजरंगबली की जय अशी त्याची घोषणा या सगळ्या युद्धगर्जना कुठल्या तरी देवाच्या किंवा देवीच्या नावाने दिलेल्या घोषणा आहे फक्त मराठा लाईट इन्फंट्रीची घोषणा आहे की बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी एका मनुष्यपणा म्हटलं तुम्ही आम्ही त्यांचे वारस आहोत तुम्ही आता एलो सीवर चाललाय शिवाजी महाराजांचा हात त्या अफजलखानाला मारताना मारताना यत्किंचितही थरथरला नाही मुळेच थरथरला नाही एवढा मोठा आवाड हव्य देह त्यांच्या समोर असताना हा माणूस घाबरला नाही ते शिवाजीराजाने अफजल खान मारला तिथं स्वस्ते मारला तुम्ही त्यांचे पायी का तेवढं लक्षात ठेवा जाताना हे मी एक गोष्ट ह्याला सांगितली पलटणला पलटणला माझं भाषण संपल्याच्या नंतर एक सयाजी लावण म्हणून एक ग्रस्त आले मला भेटायला मला म्हणाले ही पहिल्यांदा निळातराव ही घोषणा कुठे दिली तुम्हाला माहिती आहे आम्हाला नाही ते म्हणाले अहो एकोणीसशे मध्ये सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेला आफ्रिकेमध्ये आत्ताचा जो इथिओपिया आहे त्यावेळेला त्याला ॲबिसिनिया म्हणायची त्याच्यावरती एक छोटा देश आहे त्याचं नाव आहे एरिट्रिया एरिट्रियामध्ये केरेन नावाचा एक प्रांत आहे आणि तिथं अशा डोंगराच्या सगळ्या रेंजेस आल्या आहेत कॅमेरूनची अशी एक रेंज येते ते केरेनची रेंज आहे आणि त्या डोंगरावर एक किल्ला होता त्या किल्ल्याचं नाव आहे डोलोगो रोडॉक तो किल्ला होता इटालियन लोकांच्या ताब्यात आता आपला आणि इटलीचं काय संबंध खरं म्हणजे अलीकडे जुळलं आहे परंतु त्यावेळेला इटालियन्स लोक तिथे होते किल्ल्यात आणि ब्रिटिश लोक मारा करत होते खालून ब्रिटिशांना किल्ला घेता येत नव्हता या ब्रिटिश तुकडीत एक श्रीरंग लावण म्हणून सुभेदार होते ते श्रीरंग लावण या ब्रिटिश ऑफिसरनं जाऊन म्हणाले तुम्ही आम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हा किल्ला चालून जायची परवानगी द्या आम्ही घेतो किल्ला इंग्रज लोक शिवाजी महाराजांचं नाव काढून देत नव्हते आपल्या लोकांना कारण ते इंग्रज घाबरायचे एवढे की शिवाजी महाराजांचं नाव काढलं की परत आपल्या विरुद्ध तलवारी वापरतील सगळे पण त्यांना किल्ला घेण्याशी मतलब होता त्यांनी सांगितलं घ्या म्हणून आपले लोक रात्रीच गेले त्याच्यावर रात्री त्यांनी हल्ला केला इटालियन वरनं तुफान फायरिंग करत असताना आपल्या लोकांनी डोलोगो रोडॉकचा किल्ला जिंकून घेतला बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जे असं म्हणत म्हणत जिंकून घेतला आणि त्याच्यानंतर मराठा लाईट इन्फंट्रीनं हा बॅटल क्राय ऑफिशियल केला हर हर महादेवच्या ऐवजीनंतर ही प्रेरणा आहे की केवळ सह्याद्रीतच नाही पण सह्याद्रीत तुम्ही नांदल्याच्या नंतर जगातल्या कुठल्याही डोंगरावर तुम्ही जाऊ शकाल आणि नाचू शकाल त्या डोंगरावर किती अवघड असू दे पुण्यात आमच्या एक मुलगी आहे कृष्णा पाटील म्हणून कृष्णा पाटीलनं एव्हरेस्ट एक शेर्पा होता आप्पा शेर्पा तिघे तो बऱ्याच वेळा गेला होता एव्हरेस्ट त्याला शर्पात चांगला मिळाला म्हणून पण ती मुलगी एकटे त्या शेर्पाच्या बरोबर एव्हरेस्टवर गेलून खाली आली शेवटी एव्हरेस्टवर जायचं ही कल्पनासुद्धा तुम्हाला कुठं स्फुरते तर तुम्हाला सह्याद्रीवर स्फुरते ते सह्याद्री मंडळ हे असं आहे सगळं इथलं वैभव जळत चाललेलं आहे इथलं वैभव पडत चाललेलं आहे इथले किल्ले नष्ट होत चाललेले आहेत शाळेच्या ट्रिपा येतात आणि दगड फेगायला लागतात शाळेच्यातनं नाही एक एक शिवाजी महाराजांच्या ती जे रायगडावरची जी मेघडंबरी आहे ना मेघडंबरीला माळा लावलेल्या होत्या नाशकाच्या कडची कुठली तरी एक शाळा आली आणि ते शिक्षकाने सांगितले ए काढा रे पोरानं ते पोराने माळा ओढून काढल्या गुल केले सगळ्या आपण किल्ल्यांवर कशाला जातो हे शिक्षकांनाच माहीत नसेल तर त्या पोरांना काय कळणार कसं तर रायगडाची ही दुर्दशा आहे राजगडाची दुर्दशा आहे ह्या दोन शिवाजी महाराजांच्या राजधान्या होत्या खरं म्हणजे हे किल्ले सतराव्या शतकात जसे होते तसे जर का परत बांधून काढले तर शिवाजी महाराजांना खरी श्रद्धांजली ती ठरेल आणि त्यांचं सगळ्यात उत्तम स्मारक ते ठरेल मी युरोपमध्ये हिंडलो युरोपमध्ये मागं मी हिंडत असताना एकदा इंग्लंडमध्ये होतो मार्लब्रो म्हणजे चर्चिल विन्स्टन चर्चिल ब्रिटिश पंतप्रधान त्या युद्धाच्या वेळेला केवळ त्याच्या स्वतःच्या ताकदीवर त्यांनी त्या देशाला वाचवलं सगळं आणि मी आपलं गमतीनं त्या आमच्या मित्राला तिथं म्हटलं काय रे बाबा येतो विन्स्टन चर्चिल एवढा तुमचा मोठा माणूस झाला नंतर ट्रफेलगार स्क्वेअरमध्ये विन्स्टन चर्चिलचा पुतळा नाही असं कसं म्हणलं आमच्या पुण्यात शिवाजी महाराजांचे सात पुतळे आहेत आश्वर होते आणि प्रकाश कोणाच्याही डोक्यात पडत नाही अजून त्यात त्यातनं काही शिकलेत का लोक सात पुतळे केलेत पण शिकलेत का काही काही नाही आज बाबासाहेबांच्या सतरा वृत्त्या निघाल्या शिवचरित्राच्या ते म्हणाले निनादराव हे काय विरोधाभास आहे हो? माझ्या आवृत्त्या खपतायत भाषणाला लोक येत आहेत गर्दी आहे आपण काय करमणूक म्हणून करतो का भाषण सगळं कशासाठी आपण भाषण करतो आणि तो सात पुतळे म्हणाले रोड परवा इंडियामध्ये एक बसला अजून काय शिकायचं लोकांनी काही नाही काय शिकलेलं त्यांनी तर तुम्ही दिल्लीत काय चाललंय प्रकरण आता पाहताय ना तुम्ही काय इथेही होत आहेत महाराष्ट्रात महाराष्ट्रात अशी एकदा शिवाजीराजेंनी पंधराव्या वर्ष उदाहरण घालून दिले ना की बदमल झाला आणि त्याचा गुन्हा साबित झाला तर हातपाय तोडायची शिक्षा त्यांनी पंधराव्या वर्षी दिलेली होती त्यांच्या महाराष्ट्रात ध्यास होऊ शकतात ही परिस्थिती बाबासाहेब म्हणाले असं आहे मी ते या माणसाला विचारलं का रे तुमच्याकडे काय नाही पुतळे बितळे चर्किलचं पुतळा का नाही तो टाळत होता शेवटी तो चिडला तो नंतर म्हणाला mister Bedekar Churchill is in our blood Churchill आमच्या रक्तात आहे म्हणाले आम्हाला हे असले देखावे तुमच्यासारखे उभे करायची गरज नाही म्हणाल त्यातनं कारण आम्ही ते बाळगतो त्याचे गुण जे काय ते गुण आम्ही बाळगतो चर्किल हा सदैव आमच्या मनात असतो मार्गारेट ठेकेर आत्ता वारली आयर्न लेडी म्हणायचे त्याला एक थॅचरिझम या नावाचं एक नवीनच कॉन्सेप्ट मार्गारेट थॅचरच्या नावाने लोकांनी केलेलं ती ज्या वेळेला आली राज्यावर ती म्हणाली माझी ड्युटी ही फक्त गव्हर्न करायची टू रन द गव्हर्नमेंट ही माझी ड्युटी आहे इंडस्ट्रियलिस्ट काय करतात काय नाही कोणाशी कोलॅबरेशन करतात वगैरे काय नाही त्यांना ज्या फॅसिलिटीज पाहिजे असतील त्या फॅसिलिटीज मी देईन त्यांना धंदा करू दे मी सरकार चालवेन इकडं धंद्यात लुडबुड करणार नाही त्यांच्याकडनं मी पैसे घेणार नाही इंग्रज इथं होते दीडशे वर्ष इंग्रजांच्याकडनं काय शिकलो आम्ही सकाळ संध्याकाळ दारू पिणे हे शिकलो ते चहा पिणे सकाळी उठलं की चहा लागतोच आम्हाला हे इंग्रजांच्या सवयी सगळ्या डिसिप्लिन कोणी शिकलं का होतं त्यातनं शिस्त कोणी शिकलं का का सगळाच बेशिस्त कारभार सगळा एकूण का जे शिकायला पाहिजे ते आपण शिकत नाही जे शिकायला नको तेवढेच गुण आपण फक्त हे घेतो हे सगळं जे असताना आहे ते डोंगरावर गेल्यावर तो वारा विसरायला लावतो सगळ्यात आणि मग तो इतिहास आपल्याला आठवायला लागतो मला आठवत आहे बाळ कोलटकर होते आपल्याकडे बाळ कोलटकरांनी किती नाटकं सुंदरलेली आहे की एक जंत्री काढावी लागेल बा पंधरावीस नाटकं आहेत बाळ कोलटकरांनी कुठेतरी एकदा भूषणाचं काव्य वाचलं आणि ते काव्य वाचल्यावर बाळ कोलटकर वेळे पुढे त्यांनी त्याच्यावर एक नाटक लिहिलं बाळ कोलटकरांनी ठीक आहे नाटक आहे त्याचं नाव आहे शिवराय कवी भूषण आणि त्या नाटकात तो जो भूषण नावाचा कवी शिवाजीराजा आग्र्याहून निसटल्याच्या नंतर इतके लोक आले इथं त्याच्यात हा भूषणही आला रायगडावर राहिले आणि रायगडावर राहून त्यांनी एका काव्यशास्त्रावरच्या ग्रंथाची निर्मिती केली आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्यावर छंद रचले सगळे हे वेगळंच आहे सगळं प्रकरणच भूषण नावाचं प्रकरणच वेगळं आहे त्यांनी गणेशाची प्रार्थना केली आहे देवीची प्रार्थना केली आहे शिवाजी राजांना विजय दे विजय दे असं कायम म्हणतोय तो जय जयंती जय आदिशक्ती जय काली कपर्दिनी जय मधुकैठव छलनी देवी जय महिष विमर्दिनी जय चमुंड जय चंडमुंड भंडासुर खंडिनी जय सुरक्त जय रक्त बीज बिट्टाल बिहंडिनी जय जय निसुंब सुंबद्दलनी भनी भूषण जय जय भननी सरजा समर्थ शिवराज कहे दे विजय दे जगजननी देह विजय दे जगजननी देह विजय दे जगजन भूषणाचं काव्य म्हणायला जिभेला वळण लावावं लागतं साधं सुद्धा काम नाही आहे ती मी एक छंद म्हणून दाखवतो शिवाजी राजे सुरत लुटतायत ना त्याच्याबद्दलचा तो छंद आहे त्या छंदाचं नाव आहे अमृतध्वनी घनाक्षरी कवित्त मनहरण असं ते वृत्त आहे खर तर दिल्लीय दलन दबाई के शिवसरजा निरसंक लूट सुरती शहर बंकक करी अति डंक बंकक करी अति डंकक करी अति कुली खल सोचित भरोच चल विमोच्च खजल तठ्ठाई मन कठ्ठट्ट कसो रठ्ठिल्य सद्दत दिसे भद्दत दबी भाई रद्दत दिल्ली बघा म्हणतोय का कोणी अवघड त्याला अर्थ आहे आणि सुरते सुरतेचे लोक विचार करून चकित झाले भरूचच चले बडोचकडं पळायला लागले विमोच्च खजल अश्रुपात करत रडत रडत असले हा बाबा आलाच कुठनं एकदम सुरतीवर म्हणून त्याला अर्थ आहे सगळ्या त्यामुळं ते काव्य जे आहे भूषणाचं ते ऐकलं की अशी एक मोहिमी पडते तुमच्यावर तो तुमच्या अंतःकरणाचा ठाव घेतो चालेल तसा या बाळ कोलटकरांच्या अंतकरणाचा ठाव त्या भूषणाने घेतला मग त्यांनी ते नाटक लिहिलं त्याच्यात भूषणाच्या काही छंदांचा त्यांनी मराठी पद्यानुवाद केला आपल्याकडे पद्यानुवाद केलेत काही लोकांनी रागो काटे यांच्या पुस्तकात त्यांनी काही दिलेत किंवा दुर्गा प्रसाद आसाराम तिवारी म्हणून आपल्याकडं ज्यांनी संग्राम गीतं लिहिली मराठ्यांची आणि जळगावलाच होते काव्य रत्नावलीकार फडणीस त्यांनी भूषणाचा एक छंद म्हणतो तुम्हाला सगळ्यांना माहिती येतो इंद्र की जंब पर बाळव स्वंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है पौन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है दावा त्रुमदंड पर चीतामृग झुंड पर भूषण वितुंड पर जय राज है तेजतिमी अंश पर कन्नजमी कंस पर त्योम लेक्ष पंस पर शेर शिवराज है शेर त्याचा अनुवाद त्याने असा केला होता दुवा तिवाऱ्यांनी जंभावरी इंद्र लंकापतीच्या वरी की जसा जानकीचा पती मेघावरी वायू कामावरी की महादेव ज्याची तपाची रती दुःशासनाच्या वरी भीम किंवा कन्हैया जसा दुष्ट कंसावरी हा भोसले भूप गाझी शिवाजी तसा भूतली म्लेच्छ वंशावरी असं त्यांनी करतो आणि गंमत म्हणजे बाळा कोलटकरांनी त्यांनी जो अनुवाद केलेला आहे तो अनुवाद मी सांगतो आणि मग मी थांबतो आज फार छान केला आहे त्यांनी कल्पनाचं एक विलक्षण म्हणले आणि त्यांनी ती जी पुस्तक आहे ना त्या पुस्तकात एक प्रस्तावना लिहिली आहे त्या प्रस्तावनेत बाळ कोलटकरांनी असं म्हटलंय की ह्या काव्याची ओळख मला गदी माडगुळकरांनी करून दिली म्हणून आता माडगुळकरांनी जर का भूषणाच्या काव्याचा अनुवाद केला असता तर तो किती सरस झाला असता आणि एक वेगळं शिवायन रामायणासारखं गीत शिवायन फार सुंदर माडगुळकरांनी केलं असतं पण ते काही झालं नाही पण रायगडावर काही तलाव आहेत पिण्याच्या पाण्याचे मी एकूण हिशोब काढला साधा आम्ही आपले गेल्यावर एक हिशोब करतो काय किती पाणी राहत असेल याच्यात रायगडवर जे तलाव आहेत त्या सगळ्यातलं जर का पाणीच नुसतं मोजायचं म्हटलं तर बारा कोटी लिटर पाणी रायगडावर आत्ता सोय पाण्याची कल्पना करा तुम्ही काय किल्ल्यावर तीन हजार फुटावर ही परिस्थिती वरती तिकडं कित्येक किल्ल्यांवरच्या टाक्यातलं पाणी खाली लोकांनी आणलेलं आहे खाली पाणी नाही आहे वरती पाणी हे केलं नाही किंवा काय हेच तर गंमत आहे सगळं पण तिथं पिण्याच्या पाण्याचं जे टाक आहे ज्याच्या काठावर शिवाजी महाराजांचा राजवाडा उभा आहे त्या टाक्याचं नाव आहे गंगासागर आणि बाळ कोलटकरांची कल्पना अशी आहे की गंगासागर जो आहे त्याचं भाग्य त्या आकाशातल्या गंगेहून आकाश होऊन मोठं आहे कारण शिवाजीराजे असं पाणी प्यालेत अशी ती कल्पना आहे त्यांची आणि भूषणाचा जो छंद होता भूषण असं म्हणतोय दख्खन केसब दुग्ग जिती दुग्ग म्हणजे दुर्ग दख्खन केसब दुग्ग जिती दुग्ग सहार बिलास शिवसेवक शिव गणपती किंवा रायगडवास रायगडला त्याने आपलं निवासस्थान केलं ज्या परस आहे तनय शिवराज सुरेश के ऐसे सभासुभ साजे यो कबी भूषण चंपत हैल की संपती को अलकापती लाजे ज्यामध्ये तीन हु लोक को दीपती ऐसो बडोगड राज विराजे वारी पतालसी माच मही अमरावती की छबी उपर झाजा अमरावती छबी असो असं ते वर्णन केलंय पण ह्यांनी जे केलं आहे ते बाळा कोलटकर असं म्हणत आहेत जटा बांधुनी नटली धरणी जटा बांधुनी नटली धरणी विशाल पलाश वृक्षांच्या लता तरुंना बिलगुनी डुलती नाच चालतो छायेचा कुठे बांधल्या जलाशयावर जिना शोभतो दगडांचा विहार चाले त्या पाण्यावर चक्रवाक कधी हंसांचा कोठे चंदन कुठे चमेली गंध दरवळे चाफ्याचा लवंग वेली कुठे वेलची लक्षण पुरतो संख्येचा चंद्रमुखींच्या सवेत जेव्हा चंद्र उगवतो पूर्वेचा असे वाटते कमलफुलांनी जन्म घेतला आजच उदरी गंगेच्या वरती गंगा आकाशगंगा खाली सागर गंगासागर वरती गंगा खाली सागर वरती तारे येथे कमळे वरचे तारे खाली येती प्रतिबिंबांना रूपे पडती म्हणून म्हणतो भूषण हे की आकाशाच्या गंगेहूनही गंगासागर भाग्याचा खरं म्हणजे मी इथं थांबणार होतो तरी एक काय सांगण्यासारखं खरं म्हणजे काही नाही ते इतकं सांगण्यासारखं आहे सगळं तरी पण एक गंमत म्हणून सांगतो अफजल खानाला शिवाजीराजांनी मारला ना दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला आणि पुढच्या अठरा दिवसात विशाळगडपर्यंत त्यांनी मुलं घेऊन ते त्यात पन्हाळाही घेतला ते महाराजांना ज्या वेळेला पहिल्यांदा शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आले त्यांना कळलं पन्हाळा घेतला म्हटल्यावर शिवाजीराजांना ना पन्हाळ्यावर संध्याकाळची वेळ होती लोकांनी सांगितलं महाराज आत्ताच तुम्ही आलाय आराम करा जरा चांगलं गेस्ट हाऊस आहे आपलं सर्किट हाऊस आहे इथं व्यवस्था करतो शिवाय गिरागे म्हणाले नाही नाही हे शिलाहार भोजनची राजधानी इथं दुसऱ्या भोजाने बांधलेला हा किल्ला आहे आणि मला हा किल्ला बघायचा आहे आत्ताच बघायचा आहे तिथल्या इमारती कशा तिथली पाण्याची टाकी कशी ते तलाव कसे ती देवालयं कशी ते धान्य साठवण्याच्या कोठ्या कशा सगळं मला बघायचं आहे म्हणून लोकांनी पलिते पेटवले हिलाल पेटवले हिलाल मशाली पेटवल्या आणि त्या मशालींच्या उजेडात शिवाजीराजे रात्रभर तो पन्हाळा किल्ला बघत राहिला किल्ल्यांच्यावर इतकं प्रेम करणारा माणूस काही दुसरा झाला नाही सह्याद्रीतनं हिंडणार रात्रभर किल्ला झोप नाही काय नाही काय नाही ते मला किल्ला बघायचा म्हणाले पहिला पर्णाला पर्वत कसा आहे तो बघायचा आणि मग शिवाजीराजांनी तिथं जे सोमालय नावाचं राजा दुसरा भोज शिलाहार यांनी बांधलेला जो तलाव आहे त्याच्या काठावर जे चाफ्याची झाडं आहेत त्यातल्या एक लक्ष चाफ्याच्या फुलांचा अभिषेक त्यांनी तिथल्या सोमेश्वराला शिवाजी महाराजांनी केला तुम्हाला अशासाठी सांगतोय की भूषणाचा एक छंद आहे मला ते काय भूषणच पाठ आहे अख्खा काय काय संधी मिळते त्याच्यात रामदेव बाबांना मी सांगितल्यावर बाबा इतके खोई झाले ते तर सारखे बोलत आहेत मला तिकडे या मी एकदा आग्र्याला शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला ना आश्वा रोड विलासराव होते त्यावेळेला विलासराव आले होते विलासराव आपले त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि फार सुंदर पुतळा होता बाबासाहेबांच्या त्या नाटकाचा प्रयोग झाला आणि त्याच्यानंतर ते सगळं अरेंज करणारे स्वरूपचंद गोयल म्हणून होते त्यांना बाबूजी म्हणायचे ते बाबूजी माझ्याकडे आले मला म्हणाले बेडेकर साहेब हम आपको विनती करते काय म्हणाले उद्या आम्ही आग्र्याच्या किल्ल्यात जिथं शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची भेट झाली त्या किल्ल्यात वीर रसावरच्या कवींचं एक संमेलन ठेवलेलं आहे तर तुम्ही तिथं येऊन भूषणाचे असा छंद म्हणाल का अवश्य म्हणेन त्याला काय झालं येतो म्हटलं दुसऱ्या दिवशी तो कार्यक्रम ठरला दिवाणी आममध्ये मोठं का मोठं तो दिवाणी आम समोर पाच दहा हजार लोक आणि ओपनिंग बॅट्समन मीच मलाच पुढं ढोक त्यांनी तुम्ही दोन सुरुवात करा मैं मी चार वे मटल या भूषणा नाही आहेत पण मी म्हणतो माझ्या मित्र लिहिलेले फार सुंदर है क्या मटल मग म्हटलं भूषणाच काव्य मैं मन चार वे अशा है आज से तू हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है इस देवभूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है और ये तलवार भवानी है वो दुश्मन के खून से धोई जाती है त्यामुळं आधी जरा इकडे तिकडे काहीतरी करणारे लोक जरा सावरून बसले बरं इकडे काहीतरी वेगळं सांगतात मी ते भूषणात छंद तिथं म्हटले असा छंद म्हटले आणि मग मी परत आलो माझ्या शेजारी त्यावेळेला त्यावेळेचे उत्तर प्रदेशचे राज्यपाल डॉक्टर विष्णुकांत शास्त्री म्हणून ते होते बसले मला त्यांनी विचारलं आप कहाँ से आए म्हटलं मतलब मैं पुना से आया हूँ मतलब महाराष्ट्र से मतलब जी हाँ मैंने मतलब यकीन नहीं होता कोई महाराष्ट्र से यहाँ आए और भूषण जी के छंद हमें ही सुनवाए मैंने म्हटलं आप करो यकीन तो ते काय तुम्ही एक छंद म्हटला तर त्याचा अर्थ काय आहे तर तो ती भाषा व्रज आहे मी जिथं होतो ती सगळी ब्रजभूमीच आहे श्रीकृष्णाची सगळी भूमी श्रीकृष्णाची भाषा त्यामुळे त्या ब्रजभूमीत त्याच लोकांना मला अर्थ समजावून सांगावा लागला बरं का त्या व्रज पण त्यातला जो गंमत त्यातला चाफ्याच्या फुलांच्या बद्दलचा एक छंद भूषणाचा असा आहे फार सुंदर आहे तो आधी म्हणून दाखवतो मी मग त्याचा अर्थ सांगतो कुरम कमल कम ध्वज है कदम फुल गौर है गुलाब राना केत की बिराज है अंधुरी पवार जूही सहत है चंदावत सरस बुंदेले सो चमेली साज बाज है भूषण भनत मुच कुंबड़ गुजर है बघेले बसंत सब कुसुम समाज है लेर से ऐतिन को बैठी न सकत है अली नवरंगजेब चंपा शिवराज है चंपा शिवराज है त्याचा अर्थ असा आहे की भूषणानं औरंगजेबाच्या मांडलिक राजांना एकेका फुलांची उपमा दिलेली आहे तो म्हणतोय कुरम म्हणजे जयपूरचे कछवा जे आहे मिरघराच्या वंश ना ते कमळाच्या फुलाप्रमाणे कुरम कमल कम ध्वज हे कदम फुल कबंध जोधपूरचं हे कदंबाच्या फुलाप्रमाणे गौड हे गुलाबासारखं आहे राणा केतकीसारखं आहे परमार हे पांढरीच्या फुलासारखे आहे चंदावतचे राजे जुईच्या फुलासारखे आहेत अशी त्यांनी सगळ्यांना एक एक उपमा दिली आणि मग तो म्हणतोय औरंगजेब हा एक आली आहे आली म्हणजे भुंगा आहे आणि भुंगा जसा प्रत्येक फुलात जाऊन मध गोळा करतो तद्वत औरंगजेब या सगळ्यांच्याकडनं कर गोळा करतो पण बैठी न सकत हे चंपा शिवराय आहे शिवराय एक चाफ्याचं फुल आहे आणि त्याच्यात मध नसल्या कारणानं औरंगजेब त्यांच्या वाट्याला जात नाही असं त्याला म्हणायचं सर इतकं सुंदर काव्य आहे ते आज आपण इथंच थांबू आणि उद्या समुद्रावर पर्यटन करायला जाऊ तिकडे धन्यवाद